ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय दुसरा हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्य कश्यपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन नारद म्हणाला युधिष्ठिरा जेव्हा भगवंतांनी वराहा अवतार धारण करून स्वतःच्या भावाला मारले तेव्हा हिरण्य रागाने जळफळाट झाला आणि तो शोकाने संतप्त झाला तो क्रोधाने थरथर कापत दात ओठ चावून क्रोधाने जळजळीत झालेल्या डोळ्यातील क्रोधाग्नीच्या धुराने धुरकट झालेल्या आकाशाकडे पाहत म्हणू लागला त्यावेळी त्याच्या विक्राळ दाढा आग ओकणारी उग्र दृष्टी आणि विस्फारलेल्या भोया यामुळे त्याच्या तोंडाकडे बघवत नव्हती भरसभेत त्रिशूळ हातात घेऊन तो द्विमूर्धा त्रेक्ष शंभर शतबाहू हयग्रीव नमोची पाक इलवल विप्रचित्ती पुलोमा शकून इत्यादींना संबोधित म्हणाला हे दैत्य दानवानो तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका आणि त्यानंतर मी म्हणेन तसे तत्काळ करा वेळ लावू नका माझ्या क्षुद्र शत्रूंनी माझ्या परमप्रिया आणि हितैषी भावाला विष्णूकर्मी मारवले आहे तो समदृष्टी असला तरी मनधरणी करून देवाने त्याला आपल्या बाजूला वळवले आहे हा विष्णू मुळात शुद्ध तेजोरूप असूनही आता मायेने वराह इत्यादी रूपे धारण करू लागला आहे त्याने आपला स्वभाव सोडला आहे लहान मुलाप्रमाणे जो त्याची सेवा करील त्याच्या बाजूला तो झुकतो त्याचे चित्त स्थिर नाही आता मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा गळा छाटून त्याच्या रक्ताच्या धारेने रक्त प्रिय असलेल्या माझ्या भावाची तर्पण करेन तेव्हाच माझ्या हृदयातील क्रोध शांत होईल झाडाचे मूळ तोडल्यानंतर फांद्या आपोआप सुकतात तसे तो मायावी शत्रू नष्ट झाल्यानंतर सर्व देव आपोआप निष्प्रभ होतील कारण त्यांचे जीवन विष्णू हेच आहे म्हणून तुम्ही आता पृथ्वीवर जा तेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वर्चस्व आहे तेथे जे लोक तपश्चर्या यज्ञ स्वाध्याय व्रत आणि दायादी शुभकर्मे करीत असतील त्या सर्वांना मारून टाका द्विजांची धर्मकर्मी हाच विष्णूचा आधार आहे कारण यज्ञ आणि धर्मच त्याचे स्वरूप आहे देव ऋषी पितर सर्व प्राणी आणि धर्म यांचा तोच खरा आश्रय आहे म्हणून जेथे जेथे ब्राह्मण गायी वेद आणि वर्णाश्रमाची धर्मकर्मी असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याला जाळून टाका उजाड करून टाका तेव्हा दैत्यराज हिरण्य कशिपूची आज्ञा शिरसावंद्य मानून ते युद्धप्रिय दैत्य जनतेचा नाश करू लागले त्यांनी नगरे गावे गायीचे गोठे बागबगीचे शेते विहार करण्याची ठिकाणी ऋषींचे आश्रम रत्नांच्या खाणी शेतकऱ्यांच्या वस्त्या डोंगराळ गावे गावड्यांच्या वस्त्या आणि नगरे जाळून टाकली काहींनी खोदण्याच्या साहित्याने मोठमोठे पूल किल्ले आणि नगरांचे दरवाजे तोडून फोडून टाकले तर दुसऱ्यांनी कुराणींनी फळे फुले आलेले वृक्ष तोडून टाकले काही दैत्यांनी जळत्या कोलितांनी लोकांची घरे जाळली अशा प्रकारे दैत्य राजाच्या सेवकांनी निरागस प्रजेला छायण्यास सुरुवात केली त्यावेळी देव स्वर्ग सोडून लपून छपून पृथ्वीवर राहू लागले युधिष्ठिरा दुःखी झालेल्या हिरण्यकश्यपूने मृतभावाची अंत्येष्टी केल्यावर आपले पुतणे शकुनी शंभर भ्रष्ट भूतसंतापन व्रक कालनाभ महानाभ हरिश्मश्रू आणि उत्कश यांचे सांत्वन केले हे राजा त्यांच्या आई ऋषाभानू आणि आपली माता दिती यांना मधुर वाणीने देश कालानुरूप समजावीत त्याने म्हटले हिरण्यकश्यपू म्हणाला हे माते वहिनी आणि पुत्रांनो वीर हिरण्याक्षासाठी तुम्ही शोक करू नका शत्रूच्या समोर पराक्रम गाजवताना मृत्यू येणे हेच वीरांना गौरवास्पद वाटते हे देवी पानपोईवर जमणाऱ्या लोकांप्रमाणे या जगातील प्राण्यांचे एकमेकांना भेटणे असते आपल्या कर्मानुसार जीव काही काळ एकमेकांना भेटतात आणि दूर जातात खरे पाहू जाता आत्मा नित्य अविनाशी शुद्ध सर्वव्यापी सर्वज्ञ आणि देहापासून वेगळा आहे तो आपल्या अविद्येनेच देह इत्यादी निर्माण करून सूक्ष्म शरीराचा स्वीकार करतो जशी हलणाऱ्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडे सुद्धा हलतात असे वाटते आणि डोळे फिरवू लागलो की सगळी पृथ्वी फिरत आहे असे वाटते त्याचप्रमाणे हे कल्याणी विषयांमुळे मन भटकू लागले की निर्विकार आत्मा भटकतो आहे असे वाटते शरीराशी त्याचा संबंध नसला तरी सुद्धा संबंध असल्यासारखे वाटते सर्व प्रकारे शरीर विरहित असणाऱ्या आत्म्याला शरीर समजणे हेच ती अज्ञान होईल यामुळेच प्रिय किंवा अप्रिय वस्तूंची भेट किंवा वियोग होतो हे सारे कर्माशी संबंध असल्यामुळे घडते जन्म मृत्यू अनेक प्रकारचे शोक अविवेक चिंता आणि विवेकाची विस्मृती होणे या सर्वांचे कारण अज्ञान हेच आहे याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात तो इतिहास म्हणजे मेलेल्या मनुष्यांच्या संबंधिताशी यमराजाने केलेला संवाद होईल तुम्ही तो आता एकाग्र चित्ताने ऐका उशिनर देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला लढाईमध्ये शत्रूंनी त्याला मारले त्यावेळी त्याचे भाऊबंद त्याच्या भोवताली जमले त्याचे रत्न जडीत कवच छिन्न विच्छिन्न झाले होते अंगावरील अलंकाराने माळा इथं विखुरल्या गेल्या होत्या बाणांच्या माराने छाती फाटून गेली होती तो मेला होता त्याचे शरीर रक्ताने लडबडले होते केस विस्कळीत झाले होते डोळे बाहेर आले होते आणि क्रोधामुळे दाताने ओठ दाबले गेले होते कमळासारखे त्याचे मुख धुळीने माखले होते युद्धामध्ये त्याचे शस्त्र आणि हात तुटले होते आपले पती उशीनर नरेशांची दैववशात झालेली ही दशा पाहून राण्यांना अतिशय दुःख झाले हे नाथ आमचा घात झाला असे म्हणत त्या जोरजोराने छाती पिटून घेत आपल्या स्वामीच्या चरणाजवळ पडल्या त्या जोरजोराने इतक्या रडू लागल्या की डोळ्यातील कुंकुम मंडित स्तनावर पडून त्या लाल लाल रंगाच्या धाराने त्यांच्या प्रियतमाचे पाय धुतले गेले त्यांचे केस आणि अलंकार अस्ताव्यस्त विखुरले गेले करुण स्वरात त्या विलाप करीत होत्या आणि ते ऐकून पाहणाऱ्या माणसांच्या मनात कालवाकालव होत होती हाय हाय विधाता किती क्रूर आहे स्वामी त्यानेच आज आपल्याला आमच्या डोळ्याआड केली यापूर्वी आपण उशिनर देशातील प्रजेचे अन्नदाते होता त्याच आपल्याला आज त्याने प्रजेला शोक देणारे केले अहो महाराज आपण आमच्यावर अतिशय प्रेम करून आम्ही केलेल्या लहानशा सेवेचे उपकार मानत होता अरे रे आता आम्ही आपल्याशिवाय कशा राहू आम्ही आपल्या चरणांच्या दाशी आहोत वीरवर आपण जेथे चालला आहात तेथेच जाण्याची आम्हाला आज्ञा करा आपल्या पतीच्या प्रेताला धरून त्या अशा प्रकारे विलाप करीत होत्या ते प्रेत अग्निसंस्कारासाठी नेऊ देण्याची त्यांची इच्छा नव्हती इतक्यात सूर्यास्त झाला उशिनर राजाच्या सगळ्या सोयऱ्यांनी त्यावेळी जो विलाप केला तो ऐकून स्वतः यमराज तेथे बालकाच्या वेशात आले आणि त्यांना म्हणाले यमराज म्हणाला अहो हे लोक माझ्यापेक्षा वडील असून आपल्या बरोबरच्या लोकांचे मरण पाहतात तरीसुद्धा हे असे मूर्ख कसे अरे हा मनुष्य जेथून आला तेथेच निघून गेला या लोकांनाही एक दिवस तेथे जायचेच आहे असे असता हे लोक विनाकारण इतका शोक का बरे करीत आहेत आम्ही तर तुमच्यापेक्षा लाखपट चांगले कारण आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमच्या शरीरात पुरेसे बळही नाही लांडगे वगैरे हिंस्त्र पशु आम्हाला खातील याचीही आम्हाला काळजी वाटत नाही कारण गर्भामध्ये ज्यांनी आमचे रक्षण केले तोच आमचे या जीवनात सुद्धा रक्षण करीत आहे हे राण्यानो जो अविनाशी ईश्वर आपल्या लिलेने या जगाची उत्पत्ती रक्षण आणि नाश करतो त्या प्रभूचा हा एक केवळ खेळ आहे या चराचर जगताला दंड किंवा बक्षीस देण्यास तोच समर्थ आहे भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तूसुद्धा जशीच्या तशीच पडून राहते परंतु भाग्य प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तूसुद्धा हरवते जीव कोणत्याही सहाऱ्याशिवाय दैवाच्या दयादृष्टीने जंगलात सुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहतो परंतु दैव विपरीत झाल्यावर घरात सुरक्षित असूनही तो मरून जातो सर्व प्राण्यांचा मृत्यू पूर्वजन्मातील कर्मानुसार त्याच्या वेळीच होतो आणि जन्मसुद्धा तसाच होतो परंतु आत्मा त्याच्या धर्मांना स्पर्श सुद्धा करीत नाही जसे मनुष्य आपले मातीचे घर आपल्याहून वेगळे समजतो त्याचप्रमाणे हे पाच महाभूतात्मक शरीर सुद्धा आपल्याहून वेगळे असूनही मोहाने त्याला आपले समजतो जसे बुडबुडे इत्यादी पाण्याचे विकार घडा इत्यादी मातीचे विकार आणि अलंकार इत्यादी सोन्याचे विकार परमाणूपासून तयार होतात रूपांतरित होतात आणि नष्ट होतात त्याचप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या परमाणूपासून बनलेले हे शरीर सुद्धा काळानुसार उत्पन्न होते त्यात बदल होतो आणि ते नष्ट होते जसे लाकडात व्यापून असलेला अग्नी त्यापेक्षा वेगळा असतो जसे देहात राहूनही वायूचा त्याच्याशी काही संबंध नसतो जसे आकाश सगळीकडे व्याप्त असून सुद्धा कुणाच्याही गुणदोषाने ते कधी लिप्त होत नाही तसेच सर्व देहेंद्रियामध्ये राहणारा आणि त्यांचा आश्रय असलेला आत्मा सुद्धा त्याहून पूर्णपणे वेगळा आणि निर्लिप्त आहे मूर्खानो ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात तो हा सुयज्ञ तर तुमच्या समोर पडला आहे पण यामध्ये जो ऐकणारा आणि बोलणारा होता तो मात्र कधी कोणाला दिसत नव्हता आणि आजही दिसत नाही तर मग तुम्ही शोक कशासाठी आणि कुणासाठी करता जो मुख्य महाप्राण आहे तो सुद्धा बोलणारा किंवा ऐकणारा नाही सर्व पदार्थांना देह आणि इंद्रियाद्वारा पाहणारा जो आत्मा आहे तो शरीर आणि प्राण या दोहोपासून वेगळा आहे व्यापक असा तू आत्मा पंच महाभूते इंद्रिय आणि मनाने युक्त अशी श्रेष्ठ कनिष्ठ शरीरे ग्रहण करतो आणि आपल्या विवेकाच्या सामर्थ्याने सोडून देतो वास्तविक पाहता तो या सर्वांपासून वेगळा आहे जोपर्यंत तो लिंग शरीराने युक्त असतो तोपर्यंत कर्मांनी बांधलेला असतो आणि या बंधनामुळेच मायेने होणारे मोह आणि क्लेश त्याचा पिच्छा सोडित नाहीत प्रकृतीचे गुण आणि त्यापासून बनलेल्या वस्तूंना खरे समजणे किंवा म्हणणे हा खोटाच दुराग्रह आहे मनाने कल्पना केलेल्या किंवा स्वप्नात दिसणाऱ्या वस्तूप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे जे काही ग्रहण केले जाते ते सर्व खोटे आहे म्हणून शरीर आणि आत्म्याचे तत्व जाणणारे पुरुष अनित्य शरीरासाठी शोक करीत नाहीत की नित्य आत्म्यासाठी परंतु ज्ञान नसल्या कारणाने जे लोक शोक करतात त्यांचा स्वभाव बदलणे कठीण आहे एका जंगलामध्ये एक पारधी राहत होता तो पक्ष्यांचा काळ म्हणूनच जन्माला आला होता तो ठिकठिकाणी जाळी लावून पक्ष्यांना पकडत असे तेथे त्याने चिमण्यांचे एक जोडपे फिरताना पाहिले त्या पारध्याने त्यापैकी मादीला अचानक भरवले ती दैववशात त्या जाळ्यात अडकली मादीची अवस्था पाहून नराला अत्यंत दुःख झाले तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता तरी पण प्रेमामुळे तो त्या बिचारीसाठी विलाप करू लागला तो म्हणाला खरे तर विधाता सर्व काही करू शकतो परंतु तो अतिशय निर्दय आहे ही अभागी अशा माझ्यासाठी शोक करीत दिन होऊन तडफडत आहे हिला नेऊन तो काय करणार देवाने मला खुशाल न्यावी हिच्याखेरीज मी माझे अपूर्ण दिनवाने आणि दुःखाने भरलेले विधुराचे जीवन घेऊन काय करू माझ्या अभागी पिल्लांना अजून पंखही फुटलेले नाहीत त्या मात्रहीन पक्ष्यांचे पालन मी कसे करणार अरे रे घरट्यात ती आपल्या आईची वाट पाहत असतील अशा तऱ्हेने तो पक्षी अत्यंत विलाप करू लागला आपल्या सहचारणीच्या वियोगाने तो अत्यंत व्याकुळ झाला होता अश्रूमुळे त्याचा गळा दाटून आला तेवढ्याच काळाच्या प्रेरणेने जवळच लपून बसलेल्या त्या पारध्याने त्या पक्षावर बाण सोडला आणि तोही मेला मूर्ख राण्यानो तुम्हाला आपला मृत्यू दिसत नाही आणि याच्यासाठी मात्र रडत बसता शंभर वर्ष जरी तुम्ही या प्रकारे शोकाने छाती बडवीत राहिलात तरी तुम्हाला तो पुन्हा मिळणार नाही हिरण्यकश्यपू पुढे म्हणाला त्या मुलाचे हे बोलणे ऐकून सर्वच जण स्तंभित झाले त्याचे नातलग समजून चुकले की सर्व काही अनित्य आणि खोटे आहे हे उपाख्यान ऐकून येमराज तिथेच अंतर्धान पावले नातलगाने सुद्धा सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी शोक करू नका या संसारात कोण आपला आणि कोण आपल्यापासून वेगळा आहे अज्ञानामुळेच प्राण्यांचा हा आपला प्रका असा दुराग्रह असतो नारद म्हणाला दीतीने आपल्या सुनेसह हिरण्य कशिपूचे हे म्हणणे ऐकून त्याच क्षणी पुत्रशोकाचा त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपले चित्त स्थिर केले या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू